स्कंद अकरावा अध्याय सातवा रुद्राक्षांच्या देवता श्री नारायण मुनी म्हणाले हे नारदा रुद्राक्षाचा महिमा ऐकल्यामुळे षडानंद कृतार्थ झाला आता त्याचे मंत्र आणि लक्षण सांगतो रुद्राक्षाच्या दर्शनाने लक्षपट आणि स्पर्शाने कोटीपट पुण्य मिळते रुद्राक्ष धारणाचे फल अधिक आहे आवळ्या एवढे रुद्राक्ष श्रेष्ठ असतात बोरा एवढे मध्यम आणि हरभऱ्या एवढा अधम रुद्राक्ष होय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे शंकराच्या आज्ञेमुळे पृथ्वीवर वृक्ष झाले आहेत म्हणून ज्याच्या त्याच्या जातीचा रुद्राक्ष शुभ होय ब्राह्मणाने शुभवर्णी क्षत्रियाने लाल वैश्याने पिवळे आणि शूद्राने काळे रुद्राक्ष धारण करावेत ते सर्व तेजस्वी आणि काट्यानी युक्त असावेत ज्याला आपोआप छिद्र झाले असेल तो भूलोकी उत्तम होय ज्याला प्रयत्नाने छिद्र पाडावे लागते तो मध्यम होय रुद्राक्ष सारखे घेऊन रेशमी दोऱ्यात ओवावेत रुद्राक्षावर अतिशय विलक्षण सोन्याच्या रेघेसारखी रेघ ज्या ठिकाणी दिसते तो रुद्राक्ष उत्तम जाणावा शिवभक्तांनी तो धारण करावा कुंडल मुकुट कर्णिका पुष्पांचा हार इकडे बाहुबंद यात नित्य हे रुद्राक्ष धारण करावेत तीनशे रुद्राक्ष अधम पाचशे मध्यम आणि हजार रुद्राक्ष धारण करणे हे उत्तम होय ईशात सर्व भूताना या मंत्राने मस्तकावर तत्पुरुषाय या मंत्राने कानात अधोरेभ्यो अशा मंत्राने ललाटावर आणि वक्षस्थलावर रुद्राक्ष धारण करावे वामदेवाय नमो या मंत्राने पन्नास रुद्राक्षमाला उदरावर धारण करावे सद्योजायात या ब्रह्ममंत्राने आणि अंगमंत्रांनी रुद्राक्ष धारण करावेत एकमुखी रुद्राक्ष परमतत्वाचा प्रकाशक आहे त्यामुळे परमतत्वाचा साक्षात्कार होतो द्विमुखी रुद्राक्ष अर्धनारीश्वर होय त्या योगे अर्धनारीश्वर प्रसन्न होतो त्रिमुखी रुद्राक्ष अग्नीपासून तो स्त्री हत्येचे दहन करतो चतुर्मुख रुद्राक्ष म्हणजे ब्रह्मदेव होय पुरुष आरोग्य आणि धनसंपन्न होतो तो महाज्ञानी होतो पंचमुखी रुद्राक्ष पंचब्रह्मरूप होय त्यामुळे महेश्वर संतुष्ट राहतो सहा मुखी रुद्राक्षाची अधिदेवता कार्तिकेय होय काही विद्वान विनायक ही देवता मानतात सातमुखी रुद्राक्षाची सप्तमात्रा ही देवता आहे सूर्य आणि सप्तर्षी याही त्याच्या देवता आहेत त्याच्या धारणामुळे ज्ञान आणि शुद्धता प्राप्त होते अष्टमात्रा ही अष्टमुखी रुद्राची देवता आहे शिवाय अष्टवसुही त्याची देवता आहे त्या योगे गंगा संतुष्ट होते नऊ मुखांचा रुद्राक्ष हा यमदेव आहे तो यमापासूनची भीती नष्ट करतो एकादश रुद्र ही अकरा मुखी रुद्राक्षाची देवता आहे शिवाय सुखदायी इंद्र ही त्याची देवता आहेत बारामुखी रुद्राक्ष विष्णू स्वरूप आहे तेरामुखी रुद्राक्ष कामदेव रूप असून कामनापूर्ती करतो रुद्राच्या नेत्रापासून चौदामुखी रुद्राक्ष उत्पन्न झाला आहे तो सर्व व्याधींचा नाश करतो मद्य मांस कांदे लसूण गौदणींची फले ग्रामसुकर यांचे भक्षण करताना रुद्राक्ष वर्ज करावे ग्रहण काल म्हणजे तूळ आणि मेष संक्रांतीचा काल संक्रांत उद्गादी अयन प्रारंभ दर्श पौर्णिमा कोणताही पुण्यदिवस यावेळी रुद्राक्ष धारण केले असता प्राणी सर्व पापापासून मुक्त होतो अध्याय सातवा समाप्त